ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय बत्तीसावा भगवंताकडून गोपींचे सांत्वन शुकाचार्य म्हणाला परीक्षिता अशा प्रकारे निरनिराळ्या रीतीने गाणाऱ्या आणि विलाप करणाऱ्या गोपी श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या लालसेने मोठमोठ्याने रडू लागल्या त्याचवेळी त्यांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण प्रकट झाली त्यांचे मुखकमल स्मित हास्याने खुलले होते गळ्यात वनमाला होती पितांबर धारण केला होता त्यांचे हे रूप कामदेवालाही मोहविणारे होते तो प्रियतम आल्याचे पाहून गोपींचे डोळे प्रेमाने आणि आनंदाने प्रफुल्लित झाली जशी अचेतन शरीरामध्ये प्राणांचा संचार होताच ती उठावी त्याप्रमाणे त्या सर्वजणी एकदम उठून उभ्या राहिल्या कोणी आनंदाने श्रीकृष्णाचा हात आपल्या दोन्ही हातामध्ये धरला तर दुसरीने त्यांचा चंदन चर्चित बाहू आपल्या खांद्यावर घेतला कोणी भगवंतांनी खाल्लेला विडा आपल्या हातात घेतला तर एका विरहतप्त गोपीने त्यांचे चरणकमल आपल्या वक्षस्थळावर ठेवून घेतली एक गोपी प्रणय कोपाने क्रुद्ध होऊन भुवया उंचावून दात ओठ चावीत आपल्या कटाक्ष बाणाने त्यांना घायाळ करीत त्यांच्याकडे पाहू लागली आणखी एक गोपी डोळ्यांच्या पापण्या न मिळता त्यांच्या मुखकमलातील मकरंद पिऊ लागली परंतु ज्याप्रमाणे संत पुरुष भगवंताच्या चरणाच्या दर्शनाने कधीही तृप्त होत नाहीत त्याचप्रमाणे ती तृप्त होत नव्हती कोणी एक गोपी डोळ्यातून भगवंतांना हृदयात घेऊन गेली आणि तिने डोळे बंद केले आता मनोमन भगवंतांना आलिंगन दिल्याने तिचे शरीर पुलकित झाले रोमन रोम उभे राहिले आणि योग्याप्रमाणे ती परमानंदामध्ये मग्न झाली परमात्म्याची भेट झाल्यावर ज्याप्रमाणे मुमुक्षू संसार तापातून मुक्त होतात त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या दर्शनाने सर्व गोपींना परमानंद झाला आणि विरहामुळे झालेले दुःख त्या विसरल्या परीक्षिता ज्याप्रमाणे शक्तीने युक्त नारायण अधिक शोभून दिसतात त्याप्रमाणे विरह व्यथेतून मुक्त झालेल्या गोपींमध्ये श्रीकृष्ण विशेषच शोभू लागले यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्या व्रज सुंदरीनं आपल्याबरोबर घेऊन यमुनेच्या वाळवंटात प्रवेश केला त्यावेळी उमललेल्या कुंद आणि मंदाराच्या फुलांचा सुगंध घेऊन सुगंधित वायू वाहत होता आणि त्याच्या वासाने धुंद झालेले भ्रमर इकडे तिकडे गुंजारव करीत होते शरद पौर्णिमेच्या चांदण्यामुळे रात्रीच्या अंधाराचा काही पत्ताच नव्हता सगळीकडे मांगल्य पसरले होते तिथे यमुना नदीने स्वतः आपल्या लाटांच्या हाताने कोमल वाळू पसरली होती श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या आनंदाने गोपींच्या हृदयातील सगळी व्यथा नाहीशी होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण झाले जसे वेद कर्मकांडाचे वर्णन करूनही ईश्वर दर्शनाअभावी अतृप्त असतात पण ज्ञानकांडाचे प्रतिपादन करून ईश्वर दर्शनाने कृतकृत्य होतात आता त्यांनी आपल्या वक्षस्थळावर लागलेल्या कुंकुम केशराच्या रंगाने रंगलेली उपवस्त्री आपल्या परमप्रियाला बसण्यासाठी अंथरली योगेश्वरांनी आपल्या हृदयामध्ये ज्यांच्यासाठी आसन केलेले असते तेच सर्व शक्तिमान भगवान तिथे गोपींच्या ओढण्यावर बसली गोपींच्या मध्यभागी त्यांच्याकडून पूजित होऊन भगवान अतिशय शोभून दिसत होते लोक्यातील सौंदर्य ज्याच्या ठिकाणी एकवटले होते असा श्रीविग्रह त्यांनी यावेळी धारण केला होता भगवान श्रीकृष्ण आपल्या या अलौकिक सौंदर्याच्या द्वारा त्यांचे प्रेम आणि आकांक्षा आणखी उंचावून ठेवित होती गोपीने आपले सलज्ज पाहणे स्मित हास्य आणि विलासपूर्ण कटाक्ष यांनी त्यांचा सन्मान केला कोणी त्यांचे चरणकमल मांडीवर घेऊन चोरले तर कोणी त्यांचे हात कुरवाळले जणू हीच त्यांनी केलेली स्तुती नंतर मात्र काहीशा रागावून त्या म्हणाल्या गोपी म्हणाल्या हे श्रीकृष्णा काही लोक प्रेम करणाऱ्यावरच प्रेम करतात आणि काही लोक प्रेम न करणाऱ्यावर सुद्धा प्रेम करतात परंतु काही जण तर या दोघांवरही प्रेम करीत नाहीत तर याविषयी आम्हाला समजावून सांगा तेव्हा श्री भगवान म्हणाले सख्यानो जे प्रेम करणाऱ्यावर प्रेम करतात त्यांचा सर्व उद्योग हा केवळ स्वार्थासाठीच असतो त्यामध्ये सौहार्द नाही की धर्म नाही त्यांचे प्रेम फक्त स्वार्थापोटीच आहे याशिवाय त्यांचा दुसरा कोणताही हेतू नाही हे सुंदरीनो जे लोक प्रेम न करणाऱ्यावरही प्रेम करतात जसे स्वभावतात करुणाशील असलेले सज्जन आणि मातापिता त्यांच्या मनात दुसऱ्यांचे हित व्हावे एवढीच इच्छा असते आणि त्यांच्या व्यवहारामध्येच खरा धर्म असतो काही लोक प्रेम करणाऱ्यावरही प्रेम करीत नाहीत मग प्रेम न करणाऱ्यांच्यावर कुठून करतील असे लोक चार प्रकारचे असतात एक जे आपल्या स्वरूपातच रमणारे असतात दुसरे जे कृतकृत्य असतात तिसरे स्वतःवर कोण प्रेम करतात हे ज्यांना माहीतच नसते आणि चौथे जाणून बुजून परोपकारी गुरुतुल्य लोकांचा सुद्धा द्रोह करणारे सख्यानो मी तर प्रेम करणाऱ्यांवर सुद्धा प्रेम करीत नाही कारण त्यांची चित्तवृत्ती माझ्याकडेच नेहमी लागून राहावी म्हणून जसे एखाद्या निर्धन पुरुषाला कधी पुष्कळशे धन मिळावे आणि नंतर ते नाहीशी व्हावे तेव्हा त्याचे हृदय जसे हरवलेल्या धनाच्या चिंतेने भरून जाते तसाच मी सुद्धा प्राप्त होऊन होऊन पुन्हा लपून राहतो कारण नाहीशा झालेल्या माझेच भक्ताने चिंतन करावे म्हणून गोपिनो तुम्ही माझ्यासाठी लोकमर्यादा वेदोपदेश आणि आपल्या नातलगांनाही सोडले आहे याविषयी शंका नाही अशा स्थितीत तुमची मनोवृत्ती माझ्या ठिकाणीच लागून राहावी यासाठी अप्रत्यक्षपणे तुमच्यावर प्रेम करीत मी लपलो होतो म्हणून हे प्रियानो तुम्ही तुम्हाला प्रिय असणाऱ्या माझ्या तुमच्यावरील प्रेमात दोष पाहू नका घर संसाराच्या तोडण्यास कठीण बेड्या तुम्ही माझ्यासाठी तोडून मला भजू लागलात माझ्याशी तुमचा हा आत्मिक संयोग सर्वथैव निर्दोष आहे देवांचे आयुष्य जरी मला मिळाली तरी तुमच्या या प्रेम सेवा आणि त्यागाचे ऋण मी फेडू शकणार नाही म्हणून तुम्हीच मला आपल्या सौजन्याने तुमच्या ऋणातून मुक्त करावी या ठिकाणी बत्तीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू